ते थंडीचे दिवस होते दिवस उजाडूनही आता बराच वेळ झाला होता पण तरीही सुंदर हिरव्यागार वनराईनं नटलेल्या मनमोहक रानफुलांनी सजलेल्या रायगडावर पांढऱ्या शुभ्र धुक्यानं एखाद्या दुलईसारखं पांघरून घातलेलं होतं वातावरणात विलक्षण गारवा आणि विलक्षण तजेला होता रायगडच्या महादरवाजाजवळ येता येता त्या पाच सहा तरुणांना चांगलीच धाप लागली होती त्या पोरसौदा तरुणांनी व्यापाऱ्यांसारखे वेश धारण केलेले होते रायगडावर नेहमी सारखीच वर्दळ होती महादरवाजावरचे दिप्पाळ भालाईत मावळे आपल्या करडा नजरा रोखून येणाऱ्या जाण्यांवर लक्ष ठेवून होते तिथले हुशार कारकून सरासरा लेखणी चालवत नेहमीचे हिशोब आणि नोंदी करत होते त्या पाच सहा तरुणांना महादरवाजाला पाहून आनंद झाला पण त्यांच्या चेहऱ्यावर तशीच ही दाटून आली होती त्यांच्या मनात अनेक प्रश्न पडले होते जसं की शिवाजी महाराज आपल्याला भेटतील का ते आपल्याला पदरी ठेवतील का महाराज कसे दिसत असावेत आपण त्यांच्याशी कसे बोलावं आपण त्यांना काय सांगावं इत्यादी इत्यादी सगळ्याच प्रश्नांचा गोंधळ त्यांच्या मनामध्ये उडालेला होता तेवढ्यात महादरवाजाजवळ एक महाराजांची वकील आणि त्यांच्यासोबत चार पाच मावळे उभे होते हे पोरसौदा तरुण जेमतेम महादरवाजाजवळ पोहोचलेच असतील की ते वकील आणि त्यांच्यासोबतचे चार पाच मावळे पुढे पुढे येऊ लागले ते त्या तरुणांच्याच दिशेनं पुढे येत होते त्या वकिलांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू होतं आणि जणू ते स्वागत करण्यासाठीच पुढे येत होते त्या तरुणांना वाटलं की ह्या वकिलांचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला असावा आपण इथं वेशांतर करून आलेलो आहोत आणि इतक्या दूर परक्या मुलखात आपल्याला ओळखणारही फारसं कुणी नाही आपण येणार असल्याची आगाऊ वर्दीही आपण दिलेली नाही पण महाराजांचे वकील सरळ त्या अठरा एकोणावीस वर्षांच्या मुलासमोर आले आणि मोठ्या प्रसन्नतेनं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करून ते म्हणाले आइए वीर छत्रसाल रायगड पर आपका स्वागत है चलो हम आपको आपके विश्राम स्थल पर लिए चलते है आता त्या तरुणांना अगदी आश्चर्याचा धक्काच बसला आपण आगाऊ सूचना दिली नाही आणि वेशांतर करून इथं आलोय तरी ह्या वकिलानं आपल्याला अचूक ओळखलं ते सगळेजण अवाक झाले होते निशब्द झाले होते मग त्या सगळ्यांना मोठ्या सन्मानानं श्रम परिहारासाठी रायगडवरच्या शाही गृहात नेण्यात आलं महाराजांच्या वकिलांनी छत्रसालाच्या सरबराईत कुठलीही कमी ठेवलेली नव्हती वकिलांनी त्यांना अजून एक आश्चर्याचा धक्का दिला वकील त्यांना म्हणाले छत्रसालजी हमारे महाराज आपके आने की बीते चार पांच दिनों से राह देख रहे हैं आपने देवघर में जो शौर्य दिखाया शास्त्र तेज दिखाया उसकी खुद महाराज ने खूब तारीफें भी की है आता मात्र छत्रसाल आणि त्यांच्या सोबतचे तरुण चक्रावले इथून शेकडो मैल अंतरावर घडलेल्या नुकत्याच झालेल्या लढाईची बातमी महाराजांपर्यंत इतकी झटपट कशी पोहोचली आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत असताना छत्रसालानं वकिलाला विचारलं लेकिन शिवाजी महाराज को कैसे पता चला कि हम उन्हें मिलने आ रहे हैं और देवघर की लढाई की पूरी खबर उन तक इतने जल्दी कैसे पहुंच गई यावर महाराजांचा वकील केवळ गालातल्या गालात हसला आणि त्यानं महाराजांचा निरोप त्यांना सांगितला की शिवाजी महाराजांनी छत्रसालांना अगदी सन्मानपूर्वक दरबारात बोलवलेलं आहे छत्रसाल बुंदेलांचा जन्म चार मे सोळाशे एकोणपन्नास रोजी मध्य प्रदेशच्या टिकमगड जिल्ह्यातल्या कचार कचनाई या छोट्या गावामध्ये झाला होता त्यांच्या वडिलांचं नाव राजा चंपतराय तर आईचं नाव लाल कुवर होतं त्यांचे वडील राजा चंपत राय हे झाशीजवळच्या ओरछा राज्याचे संस्थापक महान राजा रुद्रप्रताप सिंगचे वंशज होते आणि महिबाची जहागीरदारी राजा चंपतरायांना मिळाली होती पण चंपतराय यांनी मुघलांविरुद्ध बंड पुकारलेलं होतं ते मुघलांशी सामना करत बुंदेलखंडला स्वतंत्र करण्यासाठी रानोमाळ भटकत होते वीर छत्रसालांचा जन्म जंगलातच झाला होता छत्रसाल हे चंपतराय बुंदेला यांचे चौथे आपत्य होते छत्रसालांची आई राणी लालकुवर ही त्याच्या वडिलांच्या चंपतरायांच्या खांद्याला खांदा लावून मुघलांशी लढायची आपल्या माग असणाऱ्या धामधुमीची झळ छोट्या छत्रसालाला बसू नये आणि त्याचं शिक्षण व्यवस्थित व्हावं म्हणून छत्रसाल पाच वर्षांचा असताना त्याला त्याच्या मामांकडे साहेबसिंग धंधेर यांच्याकडे दिलवाड्याला पाठवलं गेलं छत्रसालांनी फार कमी वयात जवळपास सगळीच शस्त्रास्त्र चालवण्यात अत्यंत कौशल्य मिळवलं अलौकिक बुद्धिमत्तेची मजबूत शरीरष्टीची आणि साहसाची देणगी छत्रसाल यांना प्राप्त झालेली होती पण केवळ बाराव्या वर्षी छत्रसालांवर दुर्दैवाची मोठी कुऱ्हाड कोसळली सहारीच्या युद्धात सोळाशे एकसष्ट साली आपल्याच एका जवळच्या साथीदाराच्या विश्वासघातामुळे राजा चंपतराय मुघलांच्या हातून गंभीररित्या जखमी झाले आपली पत्नी लाल कुवर हिच्यासह मुघलांच्या हातात कैद होऊन पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती राजा चंपतराय यांना मरण कबूल होतं पण मुघलांच्या हातून कैद होणं ते कधीही मान्य करणार नव्हते त्यांनी आपल्या पत्नीसोबत त्यावेळी आत्महत्या केली जेव्हा बारा वर्षांच्या छत्रसालाला कळालं तेव्हा ते कोसळले आणि ते तडक आपल्या महिबाच्या वाड्यात गेले पण शोक व्यक्त करायलाही छत्रसालांकडे वेळ नव्हता कारण मुघलांचा त्या वाड्यावरही लवकर कब्जा होणार होता तेव्हा छत्रसालांनी आपल्या आईवडिलांचे अंतिम संस्कार घाईघाईनं उरकून आईचे दागिने घेऊन ते तिथून निघून गेले मुघलांनी नंतर महिबाची संपूर्ण जहागिरी आणि त्यांचा घरवाडा जप्त केलं राजा चंपतराय यांनी आपले एक नातेवाईक सरदार पवार यांना वचन दिलं होतं म्हणून पवार वंशातल्या देवकुमारी सोबत छत्रसालांनी विवाह केला बरेच दिवस होऊन छत्रसाल आणि त्यांचा भाऊ अंगत फिरत होते नंतर ते दोघही मिर्झा राजा जयसिंग यांच्या फौजेत सोळाशे पासष्ट साली भरती झाले नेमकं वेळी दख्खनची मोहीम निघाली होती छत्रसाल बुंदेला आणि अंगद बुंदेला दक्षिणेत आले पुरंदरच्या वेढ्यांवर या दोघांची नेमणूक मिर्झा राजे जयसिंगांनी केली होती सोळा वर्षांच्या छत्रसालानं अतुल्य पराक्रम दाखवला पण दख्खनमध्ये आल्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप साऱ्या गोष्टी कळाल्या शिवरायांच्या हिंदी स्वराज्याच्या प्रयत्नांमुळे त्यांनी जागृत केलेल्या राष्ट्रप्रेमाच्या स्वप्नांमुळे छत्रसालचं मन त्याला डाचू लागलं आपल्या वडिलांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली पण तरीही आपल्याला मुघलांची चाकरी करावी लागते या गोष्टी छत्रसालच्या मनाला पडत नव्हत्या पण त्यावेळी छत्रसालांचा नाईलाज होता बंड उभारण्यासाठी लागणारं भौतिक बळ आणि मानसिक बळ त्यावेळी छत्रसालांकडे नव्हतं दख्खनच्या मोहिमेत छत्रसालांनी दाखवलेल्या पराक्रमावर खुश होऊन मिर्झा राजे जयसिंगांनी त्यांची शिफारस औरंगजेबाकडे केली औरंगजेबानं खुश होऊन सोळा सतरा वर्षांच्या छत्रसालाला तीनशे सैनिकांची मनसबदारी दिली दख्खनची मोहीम संपल्यानंतर औरंगजेबानं छत्रसालांची नेमणूक दिलेर खानाच्या सोबत देवघरच्या मोहिमेवर केली छिंदवाड्याच्या या मोहिमेत छत्रसालानं अगदी पराक्रमाचा कहर केला छत्रसाल ह्या युद्धात भयंकर जखमीही झाले पण प्रतिकूल परिस्थितीही त्यांनी पडतं युद्ध दिलेर खानाला जिंकून दिलं या युद्धाच्या वेळी छत्रसालांचा चला घोडा भालाभाई यानं जर त्यावेळी चतुराई दाखवली नसती तर छत्रसाल यांचा जीवही धोक्यात आला होता देवघरच्या ह्या मोहिमेच्या विजयाचं सगळं श्रेय दिलेर खानानंच लाटलं जीवाची बाजी लावूनही छत्रसालांना काहीच मिळालं नाही त्यामुळं त्यांनी मुघलांच्या चाकरीत राहण्याऐवजी दक्षिणेत जाऊन हिंदवी स्वराज्याच्या सेवेत जाणं अधिक योग्य राहील या विश्वासानं दिलेर खानाला न सांगता आपली फौज सोडून दिली आणि वेशांतर करून आपल्या विश्वासू साथीदारांसह ते थेट दख्खनकडे निघाले हिमा नदी ओलांडून ते रायगडाकडे आले होते महाराजांचं गुप्तेर खातं इतकं सक्षम आणि जलद होतं की छत्रसालांच्या प्रत्येक हालचालींची खबर रायगडांपर्यंत थेट पोहोचवली जात होती जेव्हा छत्रसालांनी शिवाजी महाराजांना पाहिलं तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावरचं अलौकिक तेज त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्व पाहून छत्रसाल अगदी बारावून गेले त्यांनी महाराजांना विनम्रपणे कुर्णी साथ करून आपल्याला सेवेत घ्यावं अशी विनंती केली यावेळी शिवाजी महाराजांनी छत्रसालाला काय उत्तर दिलं प्रेमानं काय सांगितलं ते छत्रसालांचा राजकवी लालकवी उर्फ गोरेलाल पुरोहित त्यांच्या बुंदेलखंडी भाषेत आपल्या छंदात म्हणतो की करो देश के राज छतारे हम तुम ते कबहू नहीं न्यारे दौर देश मुगलन को मारो दपटी दिली के दल संहारो तुम हो महावीर मरदाने करी हो भूमि भोग हम जाने जो इतही तुमको हम राखे तो सब सुयस हमारे भाषे याचा अर्थ असा होतो छत्रसाल तुमचा जन्म चाकरी करण्यासाठी झालेला नाही महाराणा प्रताप आणि तुमचे पिता चंपतराय यांचा आदर्श तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर ठेवा राष्ट्रप्रेमाची दगदगती ज्योत घेऊन तुम्ही आपल्या मातृभूमीला बुंदेलखंडामध्ये जा तुम्ही तेजाचे शिरोमणी आहात नरसिंहासारखे आहात आपल्या मातृभूमीला गुलामगिरीच्या तुर्कांच्या जोखडातून मुक्त करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रसालांना एक तलवारही भेट दिली छत्रसाल काही दिवस महाराजांकडे पाहुणचार घेऊन मग बुंदेलखंडामध्ये परत गेले अनेक बुंदेलखंडी साहित्यात असा उल्लेख आहे की छत्रसाल हे सज्जन गडावरही समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनासाठीही गेले होते खाद्या तेजायमान ज्योतीजवळ जाऊन दुसऱ्या वातीनंही प्रकाश होऊन दिवा होऊन चमकावं तसंच शिवरायांजवळ जाऊन छत्रसालाचं झालं छत्रसाल बुंदेलखंडाला स्वतंत्र करण्याच्या स्वप्नानं भारावून गेले शिवरायांनी छत्रसालांच्या जीवनावर फारच सखोल प्रभाव पाडलेला होता छत्रसालांना बुंदेलखंडी शिवाजी असंच टोपण नाव पडलेलं होतं आपल्या स्वतंत्र राज्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी छत्रसालांनी अनेक बुंदेला राजपूतांशी आणि बुंदेला योद्ध्यांशी संपर्क साधला त्यांची मदत मागितली पण शक्तिशाली मुघलांशी पंगा घ्यायला कुणीच तयार नव्हतं एवढंच काय त्यांच्या सख्या भावांनी आणि चुलत्यांनीही त्यांना साथ दिली नाही छत्रसालांच्या खिशात दमडीही नव्हती पण छत्रसाल खचून गेले नाही पण शिवरायांनी पेटवलेल्या ज्योतीची आता आग बनली होती आणि ती आग छत्रसालांच्या हृदयात धडधडत होती मग छत्रसालांनी स्वतःचीच बहुजन समाजाची सेना उभारली आपल्या जवळची एकमेव संपत्ती आपल्या आईची आठवण म्हणजे आईचा दागिना छत्रसालांनी गहाण ठेवला आणि महाबली तेली नावाच्या एका मित्राच्या मदतीनं बुंदेलखंडात स्वतःची फौज उभारून स्वातंत्र्याची घोषणा केली मित्रांनो तुम्हाला हे ऐकून हसू येईल की छत्रसालांची ही पहिली सेना जेव्हा त्यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली ही किती मोठी होती तर फक्त पाच घोडेस्वार आणि पंचवीस पायदळ सैनिक एवढीच ही राष्ट्रप्रेमानं भारलेली सेना होती त्या सेनेकडे पुरेशी हत्यारही नव्हती दळ लाठी पहार जे साधन हातात मिळेल ते घेऊन ही सेना सुरू झाली आणि हळूहळू या सेनेचा विस्तार होऊ लागला शिवरायांचा गनिमी कावा वापरून या सेनेनं हळूहळू विस्ताराला सुरुवात केली आपलं राज्य वाढवलं आणि मित्रांनो आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढच्या सात आठ वर्षातच छत्रसालांनी जवळपास सगळाच बुंदेलखंड जिंकून घेतला छत्रसालांनी किती मोठा प्रदेश जिंकला होता याचं वर्णन करताना एक कवी म्हणतो की सुंदर काव्यपंक्ती बुंदेलखंडी भाषातली आहे इत यमुना उत नर्मदा इत चंबल उत टाऊस छत्रसालचो लरण गई रहीन काहू हंस म्हणजे दक्षिणेतल्या नर्मदा नदीपासून उत्तरेतल्या यमुना नदीपर्यंत शिमेतल्या चंबळ नदीपासून पूर्वेच्या टोन्स नदीपर्यंत महाराजा छत्रसालाचं साम्राज्य विस्तारलेलं आहे आणि ज्यानं कुणी छत्रसालांशी लढण्याची हिंमत केली त्याची इतकी हौस जिरली की पुन्हा त्याला लढाईची इच्छाच राहिली नाही सोळाशे त्र्याहत्तर साली शिवरायांनी राज्याभिषेक केला होता आणि छत्रसालांनीही शिवरायांच्याच पावलांवर पाऊल टाकत स्वतःचा राज्याभिषेक सोळाशे अठ्याहत्तर साली करून घेतला मध्य मधलं पन्ना शहर ही छत्रसालांनी आपली राजधानी बनवली मित्रांनो छत्रसालांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आदर आणि प्रेम होतं हे एकाच किस्सावरून तुम्हाला कळेल तेव्हा कवी भूषण महाराष्ट्रातून परत बुंदेलखंडात परतला तेव्हा कवी भूषणानं शिवाजी महाराजांवर महाकाव्य लिहिलं यासाठी कवी भूषणाच्या पालखीला खांदा स्वतः छत्रसालांनी दिला होता तो त्यांनी शिवरायांचा सन्मान मानला होता पन्याला हिऱ्याच्या खाणी होत्या आणि त्या खाणी छत्रसालांच्या ताब्यात आल्यानंतर छत्रसाल प्रचंड श्रीमंत बनले छत्रसालांनी अनेक मुघल सरदारांना हरवलं गनिमी काव्याचा वापर करून ते कुठल्याही फौजेशी टक्कर घेत छत्रसाल म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं ते स्वतः महान कवी होते त्यांनी आपल्या पदरी अनेक कलाकारांना आणि कवींना आश्रय दिला होता कवी भूषण लाल कवी कवी ब्रजबिहारी इत्यादींना आपल्या पदरी ठेवलं होतं छत्रसालांनी नेहमी मराठ्यांशी मैत्रित्वाचे संबंध ठेवले भयंकर महत्वाकांक्षी असणारा मुघली सरदार मोहम्मद खान बंगशनं पाऊन लाखांची प्रचंड मोठी शक्तिशाली फौज घेऊन डिसेंबर सतराशे अठ्ठावीस मध्ये बुंदेलखंडावर आक्रमण केलं त्यावेळी छत्रसालांचं वय एकोणऐंशी वर्षांचं होतं आणि छत्रसालांच्या दोन्ही पुत्रांमध्ये बेबनाव होता मोहम्मद बंगसच्या फौजेची ताकद फार मोठी होती म्हणून नाईलाजानं छत्रसालांना माघार घेऊन जैतपूरच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला होता आता संपूर्ण बुंदेलखंडाचं स्वातंत्र्यच धोकाचं होतं म्हणून छत्रसालांनी आपल्या घनिष्ठ मित्रांची मराठ्यांची मदत घेतली छत्रसालांनी बाजीराव पेशवेंना पत्र लिहून एक कळकळीची विनंती केली एखाद्या हत्तीला जसं मगरीनं पकडावं तसंच आमचं झालंय आमच्या स्वातंत्र्याचा इज्जतीचाच प्रश्न उभा राहिलाय तुम्ही आता लवकर या आणि आमची लाज राखा आजी जात बुंदेल की राखो बाजी लाज छत्रसालांचा हा निरोप मिळताच बाजीरावांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठी घोडे बुंदेलखंडाच्या रक्षणासाठी दौडत निघाले त्यांचा वेग इतका प्रचंड होता की जणू त्या घोड्यांना पाय नव्हते तर पंखच होते केवळ मराठी घोडेस्वार येत आहेत या बातमीनच मोहम्मद खान बंगजची फाटली त्याचे हातपाय गळाले आणि तोंडचं पाणी पळालं प्रचंड वेगाने दौडत आपल्या टापांखाली जमीन हादरवत हर हर महादेवच्या घोषणा देत हा हा म्हणता हजारो मराठी घोडे बुंदेलखंडात पोहोचले सुद्धा एखाद्या विजेच्या लोळासारखी मराठी फौज बंगसच्या फौजवर कोसळली त्यांनी मुघलांना पळता भुई थोडी करून टाकली मोहम्मद खान बंगसनं चुपचाप माघार घेऊन सगळा इलाखा मोकळा केला महाराजा छत्रसालांनी बाजीराव पेशव्यांचे फार आभार मानले आणि प्रेमानं आपल्या लाडक्या मुलीचा मस्तानीचा हात त्यांनी बाजीरावांच्या हातात दिला मित्रांनो महाराज छत्रसाल हे भारताचे एक अनमोल रत्न आणि भारताचा अभिमान होते मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद